आज कर रेडी ते भोजन पण ते नाही का हो सुरेख फुलाच्या बाहेर नाही चांगलं आलंय हा चांगलं आलंय असं गात गात तर बरोबर लागेल पण म्हणजे काय अरविंद असल्यानंतर तो म्हणतो ना तेवढं हे मिळतं मला <laughs> म्हणजे कसलं मिश्रण आहे हे मिश्रण कसलं आहे मिश्रण आता देसीच असं नाही देसीच आहे देसीचं आहे सांगत त्याच्यामध्ये नाही का परे ग सारे हे देसीचं आलं गम पम परे ग सारे सारे and the last one I pa ma pa Bye. God.

पद सा Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, Sarinya, 啊 ಅಂಗಮಲೆ अंतराप्रमाणे कुठला शिष्ट जटा Yeah. जन सा Yeah. यमुना तट पे गौं वे चरावत जमुना तट पे गौं वे चरा

यांनी दाखवलं बरंच पण अनारस्यांनी जास्त हे त्यांना जी तालीम मिळाली होती त्यातली अगदी कल्लन खां जयपूरला दरबार गवई होती ना कल्लन खां आणि त्यांचे मामात ते कल्लन खां Bye. एक हूँ ಪ್ರಭು अपने आवाज जरा आज बरोबर जरा पकडल्यासारखं झालं हो नाही हे जरा मोकळं असलं म्हणजे हो. जरा बरं वाटतं हुसेनीचं करून थांबू आपण हा हुसेनी हुसेनी करून थांबू हा ते हिंदुस्तान है अनवर सेन ने भाई साहब ने क्या बताया आपको कौन सी मैंने बोला ये लंगर और दूसरा अब ना तो उसे बोलेंगे अरे वो छोड़ दो हम बताते हैं हम्म। लगे कैसे के जाओ दीदी हाँ अपने घर कैसे के हाँ। जाऊँ कैसे के जाऊँ कैसे के जाऊँ <laughs> <laughs> थोडी म्हणजे ते अहंकार त्याच्यावर हा बस ते तिकडे अहंकार माझा ते नाटकामध्ये त्यांनी फक्त देशी असं म्हटलंय शुद्ध हो, हो. आठ here. Nur Tener. किए कछु होवत नाये बात किए कछु हो कछु बात कछु होवत यही गो यही तयार पाहिजे अरविंद बरोबर गेला

पाजी नबी नाम ना जानु अरे छो नाम ना जानू अरे छोरा गावको ओ जे राम दोहा Kedori ho Kedori ho oh. खेलोरी हो होरी खेलोरी होरी मोहन संग भरमार कपीच हरी खेलोरी हो सब सखियन में जननील लाज लेवत है लाज लेवत है और हसत दे दे तारी है हो? फॅज का म्हणत असे हो त्या दोन्हीची जा आणि ते अनवर हुसेननीच शिकवलेलं म्हणजे लयची मजा आहे याच्यामध्ये आहे का अच्छा लगता आहे हो, हो. ने, ने, Tarimagam. 天涯人人。 in the in Thank Oh. गया